तुम्हा अशी नकळी सांगा काय एक का या संकल्प वागवू मी आहे तेथे सत्ता ठेविले स्थापुनी प्रमाणेची वाणी वधी आज्ञा कृपा झाली मग न लगे अंग संगू निज ध्यासे रंग चढदा राही तुका म्हणी मागे बोलिलो ते वाऊ आता हाचे भाव दृढ झाला देवा तुम्हाला कोणती एक गोष्ट समजत नाही ते सांगा मग मी कशासाठी उगीच नाना प्रकारचे संकल्प मनामध्ये वागवत राहू तुम्ही आपल्या सत्तेने माझ्या वाणीस जेथे स्थापून ठेवले आहे त्याचप्रमाणे तुमची आज्ञा मी बोलत आहे एकदा तुमची कृपा झाल्यानंतर मग तुमची अंगसंगत नसली तरी चालू शकते कारण मग निज ध्यासाचा रंग चढत असतो तुकाराम महाराज म्हणतात यापूर्वीच मी जे काही बोललो ते सर्व व्यर्थ आहे आता मात्र माझा हा भाव अगदी दृढ होऊन गेला आहे आवडी नपुरी माय बापा पाशी घडव काय विषयी सकैल होईल निसली आपुली काळी लियाचा बळी उरी जाणीविली तेथे थोडे एक वेळा सकळ ही कळा सर्वोत्तमी का म्हणे निवे दिले गुझ गुजू आता तुझी तुझू सकळ चिंता आई वडिलांच्या जवळ मुलाची आवड पूर्ण होत नाही असे कधी घडत नाही ठरलेल्या वेळी जे होणार असेल ते होतेच असे असून सुद्धा काही लोकांच्या बळाचा आग्रह फक्त शिल्लक राहतो सर्वोत्तम देवापाशी सर्व प्रकारचे ज्ञान असतेच तिथे एक वेळ आम्ही आपली थोडीशी हकीकत सांगितली आहे इतकेच तुकाराम महाराज म्हणतात आमचे जे काही गुह्य होते ते आम्ही तुमच्यापाशी निवेदन केले आहे आता त्या संबंधी सर्व काही चिंता तुलाच आहे हो खटा तरी मी विटलो देहासी पुरे आता जोडी पुन्हा किती मरमर सोसावी पुढती राहिलो संगती विठोबाची आता कोण याचा करील आदरू जावो कळीवर विटोंबोनी का म्हणी आता सांडी त्याची सांडी कोण फिरे लंडी यासी मागी हा देह ओखट म्हणजे वाईट असल्यामुळेच मला त्याचा अगदी वीट आला आहे अशा या देहाची आता प्राप्ती पुरे झाली या देहामुळे आम्हाला किती यातना किती यातायात सोसावी लागली याला कंटाळून मी विठोबाची संगत धरलेली आहे आता या देहाचा कोण आदर करील या देहाची विटंबनाच होऊ दे तुकाराम महाराज म्हणतात या देहाचा त्याग मी केला आहे तोच खरा असून आता यापासून कोणता भित्रा मागू फिरू शकत नाही हे ही ऐसे तेही ऐसे उभय पिसे अविचारू अभिमानाची ठेला ठेली मधी झाली हिमपुष्टी धीराशांती ठावनुरे हाची उरे आबाळ्या कौतुक हे पाहे तुका कडता लोका अधनी हे अशाही आहे आणि ते तसेही आहे अशा दोन्ही विचारांचे वेडे लोक अविचारीच असतात म्हणजे यालाही मान्यता देतात आणि त्यालाही मान्यता देतात एका वेळेला दोन्ही खरे म्हणतात यांना अविचारी म्हणावे लागेल देहाच्या अभिमानाच्या धक्काबुक्कीमध्ये सर्व लोक अगदी दुःखी कष्टी होऊन गेले आहेत धैर्य आणि शांती यासारख्या गुणांना राहण्यासाठी त्यांना स्थानच उरले नाही आणि मग हा जीव आता दुबळा होऊन राहिला आहे तुकाराम महाराज म्हणतात सर्व लोक विविध तापांच्या आधनामध्ये तापत असताना मी त्यांच्याकडे मोठ्या कौतुकाने पाहत आहे ही जाणी चित्तू कळो येत उचितू परिहारते संपादनी सत्य कारण कारणी वरदळते नुतरे कशी आगी मध्ये तेरशी तुका करुणी खरी ठेविता ते वरी आपले चित्त हे नेहमी हित जाणते कारण त्याला उचित गोष्ट कोणती हे कळत असते बाह्य सोंग संपादन करून त्याचे समर्थन करावे लागते पण सत्य कार्य सत्याच्या कृत्यानेच समजून येते अग्नीमध्ये हलका धातू तापत टाकला तर तो कधी कसाच उतरत नाही तुकाराम महाराज म्हणतात चांगले खरे करून ठेवल्याने ते पुढे फार चांगल्या रीतीने उपयोगी पडते देवे दिला देह भजता गोमटा तो या झाला भाटा बांधिकेच्या साठून या मान राहिली वरती अहंकार हाती लवी नवी दास म्हणावया न वळे रसना सैर वचना वाशी गळा तुका म्हणी कोठे ठेवावा विटाळू स्नाने निर्मळ व्हावयासी देवाने हा जो चांगल्या प्रकारचा देह दिलेला आहे तो केवळ भजन करण्यासाठीच आहे पण जिकडे पाहावे तर हा ज्यामुळे बाधा येईल अशा प्रलोभनांचाच हा स्तुतीपाठक बनला आहे या नरदेहाची मान नेहमी अभिमानाने ताट राहते अहंकार असल्यामुळे ती कधीच वळत नाही लवत नाही या भगवंताचा दास म्हणून अडवण्यासाठी याची जीभ कधी वळत नाही पण सोयर वचनासाठी नको ते बोलण्यासाठी मात्र हा आपला गळा वासत असतो तुकाराम महाराज म्हणतात स्नान करून निर्मळ होण्यासाठी हा विचार तरी कोठी ठेवावा काय करू पोरा लागली चटू धरी वाटू देऊळाचे सांगितले ने घे कानी दुजे मने विठ्ठलू काम घरी न करे धंदा येथे सदा दुचितू आमचे कुळी नव्हते ऐसे हेच पिसे निवडले लौकिकाची नाही लाजू माझे मजू पारखी तुका म्हणे नरका जाणे त्या वचने दुष्टांची अरे या पोराला मी काय करू देवळाची वाट धरण्याची याला मोठी चटक लागली आहे या विठ्ठलाशिवाय हा कानी म्हणी दुसरे काहीच जाणत नाही याला दुसरे काही येत नाही पण हा कामधंदा सुद्धा कधी करीत नाही सतत दुःखी कष्टी होऊन बसत असतो आमच्या कुळामध्ये तर कुणी असे जन्मले नव्हते हेच एक वेडे कसे निवडून निघाले माहीत नाही याला लौकिकाची लाज नसल्यामुळे माझे मलाच ते पारखे झाले आहे तुकाराम महाराज म्हणतात अशा या दुष्टांच्या बोलण्याने नरकांना जावे लागेल कारण आपली आता दृष्टी शंका पोटी उपजेना शूरमिरवी रणांगणी मरणीचो संतोष पाहिजे तू कळबळा मग बळा कायवने तुका म्हणे उदारपणे कायवने मनाचे आपल्या कारणाकडे दृष्टी देऊन असले म्हणजे मनामध्ये शंका येत नाही शूर पुरुष रणभूमीवरच शोभून दिसतो आणि तिथेच मरण्यामध्ये त्याला संतोष वाटतो मनामध्ये कार्याविषयी खरी कळकळ असल्याशिवाय मग सामर्थ्याची कमतरता येत नाही तुकाराम महाराज म्हणतात मन जर खरोखर उदार झाली तर तिथे काही उणे पडत नाही भवते हे उसने बोलो आहात बोलो रंजवन अनुभवतो वरावरी नाही दुरी वेगळा पाहिजे आले रुची काचा कुची काशाची तुका म्हणे लाजे आडू त्याची चाडू कोणाशी लोकांचे मनोरंजन करणारे हे काही उगीच बोलणे नाही उसने बोलणे नाही सर्वांपेक्षा वेगळा असणारा हा अनुभव काही वरवरचा नाही मी सत्य अनुभवाने सांगत आहे जे पाहिजे तेच जर रुचीला आले तर मग उगीच संकोच कशासाठी करावा तुकाराम महाराज म्हणतात जे लाजेने आड होते त्याची इच्छा कोण करणार जो जो घ्यावा सोसू माझे वारी गर्भवासू लटक्याचा दोषू अधिक जडे अंगेसी आता हे तैसे असू अनुताप अंगी वसू एवढेची नसू माझे आणि परावे जागा झाली पणी काय नासावे स्वप्नू शब्दाची आशिनी कष्ट मिथ्या मानावी छाई माकड विटे धावे कुपी काय भेटी तुका म्हणी फुटे डोई गुड घे कोपरू देवा तुमच्याविषयी जो जो काही सोष घावा तो माझे तुम्ही गर्भवास दूर करा खोट्याच्या संगतीमुळे अधिकच दोष अंगाला लागतात आता जशी आमची स्थिती आहे तशीच ती असावी आणि व्रतीत नेहमी अनुताप असावा आणि हे माझे हे परक्याचे असा भाव माझ्या मनामध्ये निर्माण होऊ नये जागे झाल्यानंतर स्वप्न संपून जाते मग त्यामधील वाईट दुःखदायक शब्दांमुळे उगीच कष्ट मनात का व्हावेत तुकाराम महाराज म्हणतात पाण्यामध्ये पडलेल्या स्वतःच्या प्रतिबिंबावर रागावून जर माकड त्याच्यावर विहिरीत उडी टाकील तर काय होईल तेथे त्याला काय भेटणार आहे का त्याचे गुडघे आणि ढोपर मात्र फुटून जातील गुणांचा ती साठा करू नवजो आणि का वाटा करी ती छंद नानापरी भरो नशिनती आडभरी निमली पंगती आम्हा संतांची संगती तू का म्हणी हे रकव तुक पाही डोळा आम्ही चांगल्या गुणांचाच साठा करू आणि इतर कोणत्याही वाटांना मग आम्ही जाणारच नाही अनेक लोक अनेक प्रकारचे छंद करतात आणि आठ रानात शिरतात आणि उगीच श्रमून जातात संतांच्या पंक्तीस आणि त्यांच्या संगतीमध्ये राहण्याचाच आमचा नियम झाला आहे तुकाराम महाराज म्हणतात इतर सर्व कौतुक मी लिलेने डोळे भरून पाहत आहे शिकल्या शब्दाचे उत्पादितो ज्ञानू दर्पणीचे धन उपरवाया अनुभव कई होई न भोगिता साकडेचे आता ह्याची आली गायनाचे करी शरीराचे धर्म बीज मग तुमचे दानू तुका म्हणे केला उशीर न साही द्याल तरी आहे सर्व सिद्धू जे शब्द मी वरवरचे म्हणून शिकलो तेच ज्ञान मी प्रकट करीत आहे आरशामध्ये प्रतिबिंबित झालेले धन फुकटच असते खऱ्या अनुभवाचा भक्ता मी केव्हा होईल याचेच मला आता संकट पडले आहे गाणे नाचणे इत्यादी शरीराचे सर्व धर्म मी करीत आहे परंतु खऱ्या नाम दुजाच्या वर्माचे दान करणे हे तुमचेच काम आहे तुकाराम महाराज म्हणतात आता जो काही उशीर होत आहे तो काही मला सहन होत नाही तुम्ही कृपादान द्याल तरच सर्व काही सिद्ध होणार आहे शिकलिया तैसा पढो जाणे कुसा कैची सात दशा तैशी अंगी स्वप्नीच्या सुखी नाही होत राजा तैसा दिशे माझा अनुभव कास या केला जिव्हे अलंकारू पायाशी अंतर दिसतशी दर्पणीची धनु हाती ना पदरी डोळा दिशे परी सत्याची आस केली तरी लाळची घोटावी ठकाठकी तेवी दिसतशी कवित्वी रसाळ वजविली वाणी साक्ष ही पुराणी घडी ऐशी तुका म्हणे गुरी राखोनी गोवारी माझी म्हणे परी लाभ नाही पोपटाला शिकवावे तसा तो पाठ करून बोलत असतो पण त्याप्रमाणे त्या शब्दांचा खरा अनुभव मात्र त्याला आलेला नसतो त्या शब्दांचा अर्थ त्याला समजतो काय स्वप्नामध्ये कुणी राजाच्या ऐश्वर्याचे सुख भोगले तर कधी जाग्यापणी त्याला तसा अनुभव येत नाही या भगवंताच्या पायाशी अंतर पडत असताना प्रथा जिवेला किंवा वाणीला कवित्वाचा अलंकार कशासाठी हवा आरशामधील धन ते हातीही नसते आणि पदरीही नसते डोळ्यांना मात्र खऱ्याप्रमाणे दिसत असते पण त्याचा काही उपयोग होत नसतो त्याची आशा करून कितीही लाळ घोटली तरी त्याचा उपयोग नाही त्याचप्रमाणे देवा ही तुमची फसवाफसवी आहे तुकाराम महाराज म्हणतात माझ्या वाणीने रस भरीत अशी वर्णने केली याप्रमाणे पुराणे सुद्धा साक्ष देत आहेत पण लोकांची गुरे राखणारा जरी ही गुरे माझीच आहे असे म्हणत असला तरी त्या म्हणण्यापासून त्याला त्याचा काही लाभ नसतो अनुभवतो नाही या दर्शनी हय केले काने व देवानी जेविल्याचा कैसा अनुभव अंतरे म्हणता मांडीपुरी काय होते नाही नाही गेली तळमळ दातारा काजी हरिहरा चाळविली पत्री कुशळता भेटी अनावरू काय ते उतर येईल मानू अंतरी सबाही का नाही सारिखे धरुनी पारिखे वर्त तसा आलू आलू ऐशी दावनी आसू वाहू बुडत यासू काय द्यावी तुका म्हणी हो चतुरा शिरोमणी किती माझी वाणी तुम्ही कुठे देवा तुमच्या दर्शनाने आम्हाला अनुभव यायचा असेल तो आला नाही जे काही मी कानाने ऐकतो तेच कसे तरी बोलतो दुसरे मुखानेच मांडे पुऱ्या इत्यादी पदार्थांची नावे घेऊन काय होणार आहे त्यांचा अनुभव चित्तास जेवल्याशिवाय येणार नाही हे दातारा हृदयामधील तळमळ काही नाहीशी झाली नाही मला उगीच तुम्ही का फसवत आहात पत्रामध्ये कुशल विचारणारा मजकूर लिहायचा आणि वेठीस आल्यानंतर मात्र अनादर दाखवायचा हे कसे काय मान्य होणार तुम्ही अंतर्बाह्य एकसारखे का नाहीत तुम्ही आमच्याशी परकेपणा धारण करून का वागता तुकाराम महाराज म्हणतात कुणी जर पाण्यात बुडत असले तर आलो आलो मदतीला म्हणून आशा दाखवायची आणि त्याला तसेच सोडून द्यायची आणि बुडू द्यायचे का अहो चतुरांच्या शिरोमणी देवा तुमचे सामर्थ्य कुठे आहे आणि माझी गरीबाची वाणी कुठे आहे केली तरी आता सातशी करावी विचारिले द्यावे कृपा दानू संकल्पाशी नाही बोलीला विकल्प तुम्हा पुण्य पाप कडे देवा उदार शक्ती तव तुमची भूमंडळी ऐशी वृदावळी तशी तुका म्हणी अहो रकुमा देवी वरा उपरोध का धरा माझा आता देवा तुम्ही आमचे जे काही भले करणार आहात ते खरे तरी करून दाखवा आम्ही मागितले त्याप्रमाणे तुम्ही कृपेचे दान आम्हाला द्यावे जो संकल्प केला जातो त्याविषयी विकल्प कुठेतरी बोलला जातो काय देवा तुम्हाला पापपुण्य वगैरे सर्व काही समजत आहे तुमची शक्ती मोठी आणि उदार आहे अशी वृदावळी सर्व भूमंडळावर सर्वत्र गरजत आहे तुकाराम महाराज म्हणतात अहो रुक्मिणी वरा तुम्ही माझे असे संकट का मानता अहो पुरुषोत्तमा तुम्हा काशाची उपमा सतत तू नाही बुद्धी ना अळविता नाही शुद्धी जागविले तरी तुम्हा व्यक्ती येणी हरी तुका म्हणे देवा तुम्हा नित्यो अहो पुरुषोत्तमा तुम्हाला उपमा तरी कशाची द्यायची कारण सततची अशी बुद्धीची अनुकूलता मला नाही की तुम्हाला नीट आळवण्या इतपत बुद्धीत शुद्धीही नाही भगवंता तुम्हाला जागृत केले की तुम्ही व्यक्त अवस्थेमध्ये येता तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्हाला नित्य नवा दिवस येत आहे मथने भोगे सारू ताके घडे उपकारू बरवी सायासाची जोडी अनुभविया ठावी गोडी पाकानी रुची जेथे तेथे ते कैची वाढी तू पंगती तुका आवडी संगती ताक घुसळल्यानंतर लोण्याचा उपयोग स्वतःसाठी घेता येतो आणि आणि ताक मात्र दिल्याने उपकार सुद्धा घडतो अशा प्रकारे श्रम करून लाभ घेणे हे बरे हा अनुभव घेणाऱ्यालाच खरी रुची समजते पाकशुद्धी केल्याशिवाय त्या ठिकाणची रुची कशी काय प्राप्त होईल तुकाराम महाराज म्हणतात पंक्तीला बसलेल्यांची जशी आवड असेल त्याप्रमाणे मी त्यांना वाढत असतो चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी तुम्ही वसुनी अंतरी मज जागवा निर्धारी जाय जेथे म्हणू आड घाला सुदर्शनू तुका म्हणे भोजे नाचे हो ऐशे नलजे या भगवंताच्या चिंतनाच्या प्राप्तीचा लाभ घडोघडी होत आहे देवा तुम्ही मला तुमच्या अंधकरणामध्ये स्थान द्या आणि तुमच्या नामाविषयी निश्चयाने जागृत ठेवा ज्या ज्या ठिकाणी माझे मन जाईल त्या त्या ठिकाणी सुदर्शन चक्र आड घालून तुम्ही तिथेच त्याला स्थिर करा तुकाराम महाराज म्हणतात अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर मी संतोषाने लज्जा न धरता नाचेन त्या ठिकाणी नृत्य करेन आवडीची न पुरे धनी प्रीतमने बैसली नित्य नवा कळवळा माय बाळा मध्ये तू सुख सुखा भेटू आली होय वाले पोटीची तुका म्हणी ब्रह्मानंदी संत वृंदे चरणापी माझ्या आवडीच्या इच्छेची तृप्ती होत नाही कारण जी प्रीत मनामध्ये स्थिरावलेली आहे ती फलद्रूप होत नाही माय लेकरामधील कळवळा नित्य नव्या प्रकारचा असतो त्यांची भेट म्हणजे सुखच सुखाला भेटायला आल्याप्रमाणे असते इतके ते मूल तिला आवडत असते तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारच्या ब्रह्मानंदाने संतांचे मिळाले या श्रीहरीच्या चरणाशी आलेले असतात जडलो तू आता पायी हो काही वेगळा तुम्ही संती कृपा केली गंगे चाली ओघाचे सांभाळिलू माय बापा केलो तापा वेगळा पुरुषी आजीवा धाला तुका ठेला मौन्याची मी तुमच्या पायाजवळ एकदा जडलो आहे तो काय आता वेगळा होण्यासाठी गंगेची गती जशी तिच्या पवित्र ओघामधून आहे तशी तुम्ही संतांनी माझ्यावर कृपा केली आहे हे माय बापा या त्रिविध तापामधून तुम्ही मला सांभाळले आहे तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या कृपेच्या स्नेहभरीत पाहण्यामुळे माझा जीव संतुष्ट एवढा झाला की त्याचे वर्णन सुद्धा करता येत नसल्याने मी मौन धरून बसलो आहे काळावरी सत्ता ऐशा तो मी तुम्ही सांडे सांडी देवाधुरे काळतोंडी मानुनी हो तो दासू मी ऐसा तुका म्हणे मानू गेलो वाढवू थोरपणू जशी माझी सत्ता काळावर आहे असे हे बोलणे मी करीत असतो पण मी वाईटाहूनही वाईट आहे कारण देव मला दोरावल्यामुळे मी काळतोंड्या बनलो आहे मी देवाचा दास असल्यामुळे तो माझा स्वीकार करील असा विश्वास मी पोटात बाळगून बसलो होतो तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे मी माझा थोरपणा या जगात वाढावा म्हणून मान वाढवण्याचा प्रयत्न केला म्हणूनच मी या श्रीहरीला दुरावलो समर्थाचे सेवी कोठे नाही घातू पाहू नये अंतो पांडुरंगा आहे तैशी नित विचारावे बरी येऊन भीतरी वास करा निढळ राखिली तरी भया भीतू हर्षामर्ष चित्तू पावतशी तुका म्हणे तरी कळेल निवाडू दर्शनाची चाडू शुभकीर्ती देवा समर्थाची सेवा केल्यामुळे कधी कुणाचा घात होत नाही यासाठी तुम्ही माझा अंत पाहू नका जशी तुमची नीती असेल तसा तुम्ही नीट विचार करा आणि माझ्या अंतकरणामध्ये येऊन निवास करा जर मला तुम्ही असेच फुटक्या नशिबाचे ठेवलेत तर मला अतिशय भीती वाटून मनामध्ये सुख दुःखाचा संघर्ष सुरू होतो तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमच्या दर्शनाची मला इच्छा आहे ती जर तुम्ही पूर्ण केली तर तुमच्या चांगल्या कीर्तीचा निवाडा आपोआपच होईल बहु धीर केला जान न होशी विठ्ठला हाता धरी न पदरी करीन तुझ मजसरी झालो जीवाशी उधारू उभा राहिलो समोरू तुका विनवी संता ऐसे सांगा पंढरीनाथा विठ्ठला आतापर्यंत मी पुष्कळ धीर धरला पण याची जाणीव तुला कधीही आली नाही आता मात्र मी तुला पदराने धरीन आणि तुझी माझी बरोबरी करीन जीवावर उदार होऊन मी तुझ्या समोर येऊन उभा राहिलो आहे तुकाराम महाराज म्हणतात हे संत जन हो अशा प्रकारची विनंती तुम्ही पंढरीनाथाच्या जवळ करावी ने दावी सलगी न करावा संगू खरी चित्ता भंगू वेळोवेळा सर्प शांती रूप न म्हणावा भला झोंबे खवळीला तात्काळ तू तुका म्हणे दुरी राखावा दुर्जनू करावे वचनू न घडे ते दुर्जनाशी कधी सुद्धा सलगी करू नये त्याची संगत धरू नये कारण त्यामुळे एक एकसारखा चित्ताचा भंग होतो सर्प जरी शांत दिसत असला तरी तो चांगला किंवा भला मानू नये कारण त्याला दिवसली की तो ताबडतोब खवळून येतो तुकाराम महाराज म्हणतात दुर्जनाला नेहमी स्वतःपासून दूरच ठेवावी त्याच्याशी कधी बोलण्याचा प्रसंग येईल असे करूच नये मज भयदान देई तो दातारा कृपेच्या सागरा माय बापा भाव तुझ्या ठेवीला पायी आणि कमी काही तुझे नेने सेवा न नेन तापती तू आता माझे हि तू तुझ्या पायी तुका म्हणे माझे सर्व साधनू नाम संकीर्तनू विठोबाचे हे कृपेच्या सागरा दाताराम आई बापा आता तू मला अभयदान दे आम्ही आमचा देहभाव तुझ्या पायांवर ठेवला आहे याशिवाय दुसरे काही आम्हाला माहीत नाही मी सेवाहीन भक्तिहीन नेनता आणि पतीत आहे आता माझे सर्व हित तुझ्याच चरणाजवळ आहे तुकाराम महाराज म्हणतात विठोबाचे नामसंकीर्तन हेच माझे सर्व साधन आहे करावा वर्षावू तृषा क्रांतू झाला जीवू पाही आकाशाची वासू जाणता तू जगनिवासू संयोगी विस्तारू वाढी लागे तो अंकुरू तुका म्हणे पडे चरणा मुजे ती सकळी देवा माझा जीव तुझ्या कृपेच्या वर्षावासाठी तहानलेला आहे म्हणूनच तू माझ्यावर कृपेचा वर्षाव कर आकाश स्वरूपी असा जो तू त्याची मी वाट पाहत आहे हे जगदिशा तू सर्व काही जाणतोस पाण्याच्या संयोगानेच वृक्षाचा अंकुर वाढीला लागून त्याचा विस्तार होतो तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमच्या चरण कमलांची प्राप्ती हेच माझे फल आहे खरी ऐशी धावा धावी चित्त लावी चरणापी मग तू माझा माय बापू घेईल तापू हरुणी बहुतांच्या मते गोवा हो उजिवा निदावा तुका म्हणे करुणा बोले धीर विठले निघेना तू अशा प्रकारची धावाधाव कर की ज्यामुळे तुझे चित्त या भगवंताच्या चरणी लागेल मग तो माझा मायबाप तुझ्या सर्व तापांचे निवारण करील अनेकांच्या मतामध्ये सापडून तू गुंता होऊ देऊ नकोस त्यामध्ये तू आपला जीव गुंतून देऊ नकोस तुकाराम महाराज म्हणतात एकदा तू या विठ्ठलला करुण वाणीने हाक मारलीस की मग त्याला धीर धरवत नाही तो धावतच येतो हे कविधना रायनू तेथे विषमाचा सिनू पालटोची भिन्नू नये अनु प्रमाणू अवघे सारा वेगा बाळू चुकवून या कोल्हाळू आनंदाचे स्थळू एकाएकी एकातू काया वाचा म्हणू स्वरूपीचू अनुसंधानू लक्षभेदी भानू येणे पाडे लवलाहू तुका म्हणे आळस निद्रा येथे देऊन या चिरा देऊन या धीरा मिठी जाना जागृती देवाची भक्ती अगदी एकनिष्ठेने करावी या बाबतीमध्ये विषमतेची भावना त्रास देणारी असते म्हणूनच या एकविध भावनेविषयी थोडी सुद्धा पालट होता कामा नाही बाकी सर्व असार गोष्टी दूर साराव्यात सारा भोवतालचा गोंगाट टाळावा आणि आनंदाचे स्थान असलेल्या या विषयी एकांत साधावा लक्षाचा भेद करणारा बाण जसे अनुसंधान नीट ठेवतो त्याचप्रमाणे काया वाचा मने करून या श्रीहरीच्या स्वरूपाचे अनुसंधान एक सारखे ठेवावे तुकाराम महाराज म्हणतात आळस आणि निद्रा यांच्या ठिकाणी दगड ठेवून त्यांना बंद करून मनाला धीर द्यावा आणि जागृतीच्या अवस्थेमध्ये या श्रीहरीला मिठी मारावी हारपुनी गेली निशी निद्रा कैशी न देखू नारायणी वसली घरू निरंतर आनंदू अवघा हृदयला ठावू नेला वाव मी माझी तुका म्हणे के ठाई असू नाही क्षणभिन्नू आता अज्ञानाची रात्र नाहीशी झाली आहे आणि देहबुद्धीच्या अज्ञानाची निद्रा कशी ती येतच नाही नारायणाच्या ठिकाणी आता वस्ती झाल्यामुळे निरंतर आम्हाला आनंदच आहे आता सर्व जागा त्याच्याच स्वरूपाने व्यापलेली आहे त्यामुळे मी देह आणि माझ्या देहासंबंधी हा भावच नाहीसा होऊन गेलेला आहे तुकाराम महाराज म्हणतात आता देव आणि मी एकाच ठिकाणचे एकरूप झालो आहोत एक क्षणभर सुद्धा एकमेकांपासून भिन्न असणार नाही पहा कैसे कैसे देवे उधरले अनायासे ऐका नवल्याची ठेवू नेनता भक्ती भावू कैलासाशी नेला भिल्ल पानेडी बैसला पंखाच्या फडतकारी उद्धरुनी नेली घारी चोरी पिंडी दिला पाऊ त्या पूजने धाई देऊ तुका म्हणे भोळा स्वामी माझा हो कोवळा या देवाने फारसे कष्ट न देता पहा किती जीवांचा कसा उद्धार केला आहे जीव भक्तिभाव जाणीत नसले तरी त्याने त्यांचा उद्धार केला ही फार मोठ्या नवलाची आणि आश्चर्याची गोष्ट आहे कुणी एक भिल्ल झाडाच्या फांदीवर बसून चुकून बेलाची पाने खाली शिवाच्या पिंडीवर टाकीत होता पण शिवशंकराने तीच पूजा समजून त्याला कैलासाला नेले पंखाच्या फडतकारामुळे घारीचा सुद्धा असाच उद्धार झाला चोराने चुकून पिंडीवर पाय दिला पण या देवाने यामुळे आपली पूजा घडली असे मानले आणि तो संतुष्ट झाला तुकाराम महाराज म्हणतात असा हा माझा स्वामी फार मोठा असून अतिशय कोवळ्या अंतकरणाचा आहे अनुभवायचा मज लागला सरीसा पाठी वैसली शेजारी नव्हे शांतू कोणी परी कोठे न लगे जावे काही घाला वया ठावी तुका म्हणे कोठी दुःखाच्या तई पोटी अनुभव हा एकसारखा मजला येत आहे हे नाना प्रकारचे विकार माझ्या पाठीच्या शेजारी बसले आहेत कोणत्याही उपायाने ते शांत होत नाहीत त्यांच्यासाठी कुठेही जावे लागत नाही की त्यांना बोलवावे लागत नाही तुकाराम महाराज म्हणतात त्यांच्या पोटी अनेक प्रकारची दुःखे आहेत पाठीवरी भारू जातो वाहू निया खरू संत नेतील त्या ठाया माझी आधीनो त्या काया मूठ चौफडू अंगी उचिष्ठाची बळू संडी मारगू येथीन चोरुनी अंगू आपुली आ सत्ता चालविते नाही चिंता कळवळीला तुका घराचार येथे नका पाठीवर वजे घेऊन मी अगदी खराप्रमाणे जात आहे ज्या ठिकाणी संत घेऊन जातील तेथेच मी जाईन माझा देह त्यांच्याच स्वाधीन केला आहे त्यांच्या उच्चिष्टाच्या सेवनाने माझ्या अंगी पुष्कळ बळ आले आहे मी या ठिकाणी अंग चोरणार नाही आणि मार्ग पण सोडणार नाही या संतांनी आपल्या सत्तेने सर्व चालवले असल्यामुळे मला काहीच चिंता नाही तुकाराम महाराज म्हणतात मी फारच कळवळून सांगत आहे की मला इथे कुणी आता लोकाचार सांगत बसू नये मागे पुढे झालो लाटा अवघा मोठा सरळू नाही कोठे रिते अंगू नित्य रंगू नवाचे पोशिंद्याचे पडिलो हाती ओझे माती चुकली जोगावलू पोटे खरू पाठी भार वरी नाही अवघिया मोकळ्या दिशा नाही ओळसा कामाचा संताची लोळे द्वारी पळते दुरी गोमाशा काही न झाला तुका नेला समर्थ पाहतो गे महाद्वारी वरी झुली वाकडा मागून पडून आणि सर्व बाजूनी मी मोठा सरळ आणि बलवान झालो आहे आमच्यामध्ये कुठेही रिथे अंगाशे शिल्लकच राहिले नाही त्यामुळे नित्य नवा असा स्वानुभवाचा रंग चढत चालला आहे पालन पोषण करणाऱ्या संतांच्या हाती मी पडलो असल्यामुळे माझ्या देहात्म बुद्धीचे ओझे आता संपून गेले आहे माझे या कडून पोषण झाले असल्यामुळे माझ्या पाठीवर आता या संसाराचे ओझे नाही मला सर्व दिशा आता मोकळ्या झाल्या आहेत त्यामुळे कामाच्या वर्षात मी बांधलेलो नाही संतांच्या दारामध्ये मी लोळण घेत आहे त्यामुळे नाना विकारांच्या गोमाशा दूर पळून जातात मला या समर्थ संतांनी स्वीकारले असल्यामुळे मला कोणताही भार सहन होत नाहीसा झाला आहे तुकाराम महाराज म्हणतात प्रभू प्रेमाची झूल किंवा वाकळ या संतांनी माझ्या अंगावर घालून मला आपल्या महाद्वारात उभे केले आहे हे तुम्ही पहा करणे न करणे वारले जेथे जातो तेने पंथे संत संगे संत हे पहिले लाविले निशाणू ते खुणा पाहून गरजे नामू तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे भरवशाने भेटे पांडुरंगू जेथे करणे आणि न करणे हे दोन्ही भाव संपून जातात येथे मी या संतांच्या संगतीने जात आहे या ठिकाणी प्रथमच संतांनी कीर्तीचे निशान लावले आहे ते पाहून मी हरिनामाची गर्जना करीत राहील तुकाराम महाराज म्हणतात हे लोक हो तुम्ही सुद्धा याच मार्गाने या येथेच पांडुरंगाची खात्रीपूर्वक भेट होईल कैचे कारण तृष्णा वाढविते शिनू काय करून यायसा संग सोशेची तू पांडुरंग रूपी ना हे गोडे हावे हावे उर फोडी तुका न पडे भरी ऐच्या वरदळाचे थोरी लौकिकाची तृष्णा असणे ही श्रम वाढवणारी असल्यामुळे तिला कोणत्या कारणाने जवळ करू नये तिचा संग करून काहीही होत नाही तू पांडुरंगाचीच आवड धर या श्रीहरीच्या रूपाची जर गोडी वाढली नाही तर संसाराची हाव वाढून ऊर फुटण्याचा प्रसंग येईल ही हाव अगदी फोडी असते तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे वरवरच्या गोष्टींच्या भरीला तू पडू नकोस धन्य तू ग्राम जेथे हरिदासू धन्य तोची वासू भाग्यतया ब्रह्मज्ञान तेथे असे घरोघरी धन्य त्या नर नारी चतुर्भुजू नाही पाप रिघ काळाचे जीवनू हरिनाम कीर्तन घरोघरी तुका म्हणे तेही तारिले सकळा आपल्या कोटी कोळा सहित जीवी ज्या ठिकाणी श्रीहरीचे दास निवास करतात ते गाव ते ठिकाण अतिशय धन्य होईल त्या स्थानावर ज्याचा निवास असतो तो धन्य होऊन जातो त्या गावामधील लोक चतुर्भुज होऊन ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगत असल्यामुळे ते सर्व नरनारी धन्य धन्य आहेत घरोघरी भगवंताच्या नामाचे कीर्तन होत असल्यामुळे त्या गावात पापाचा शिरकाव होत नाही काळाचा त्या ठिकाणी प्रवेश होऊच शकत नाही तुकाराम महाराज म्हणतात अशा या हरिदासानी आपल्या कोटी कुळासहित सर्व लोकांचा उद्धार केला आहे मारून सर्प संतांची दृष्टी हो तिला ते कष्टी व्यापकपणे एक सूत्र जीवा शिवी ऐक्यता रोम उपळिता अंग कापी नाही साऊ येतू दुखाशी ते जाती परपिडा होती साम्य झाली तुका दिला नीतीचा संकेतू पूजा नावे चित्तू सुखी तिने संतांच्या दृष्टीने जर पाहिलं तर सर्पांना सुद्धा मारू नये कारण व्यापकपणे ईश्वर तत्वच सर्वत्र भरून राहिले असल्यामुळे त्यांना यामुळे दुःखच होते म्हणजे त्या सर्पामध्ये सुद्धा ईश्वरच असतो सर्प सुद्धा ईश्वराचंच एक रूप आहे आपल्या अंगावरचा केस उपडल्यानंतर जसे दुःख आपल्याला होत असते त्याप्रमाणेच जीवशिवात एकच सूत्र असल्यामुळे त्या दोहोमध्ये ऐक्य असल्यामुळे दुसऱ्याच्या दुःखाने ते दुःखी होतात सर्व भूतमात्रामध्ये त्यांना साम्यत्वाचा अनुभव आलेला असल्यामुळे परपिढीचे दुःख ते सहन करू शकत नाहीत तुकाराम महाराज म्हणतात जीवांचा मत्सर सोडून चित्त सुखी करणे हीच खरी पूजा आहे हाच नीतीचा मुख्य संकेत आहे भय होते आम्ही पणे पाठी येणे घातले अवघा पुलाचे देश काळालेश उरेची नाम समर्थाचे नाम घेता मग चिंता काशाचे तुका म्हणे नारायणे जाणे जिने सुखाचे मी पणाची भावना जोपर्यंत होती तोपर्यंतच मोठे भय वाटत होते पण आता ती बुद्धी नाहीशी करून श्रीहरीने पाठीशी घातली आहे आता सर्व देश आपलाच असल्याचा अनुभव आला आणि काळाचा लेश भर सुद्धा शिरकाव या ठिकाणी होऊ शकत नाही या समर्थशा प्रभूचे नाव घेतल्यानंतर चिंता कशाची उरते तुकाराम महाराज म्हणतात या नारायणाने कृपा करून आमचे हे असे जिने अगदी सुखाचे करून टाकले आहे विषमवाटे दूरवरे चालून परते धरे मागील ते उरे नाही उरले भयाचे मुख्य न व्हावा तू नाडू शेवटाचे हाती गोडू सरलिया चाडू मग कैचे उद्वेगू होता पहिला अभ्यासू समय घाला वयाकासू तेव्हा लटके दोष योगी अनु तापाच्या तुका म्हणे आहे बुद्धी केली याने साही जवळीच पाही देव वाट स्मरणाचे हे लोक हो तुम्ही विपरीत वाटेने चालत आहात म्हणूनच हा भगवंत तुम्हापासून दूर जात आहे यासाठी तुम्ही येथून माघारी फिरा म्हणजे मग ती मागच्या भयाची उरी राहणार नाही मुख्य जे काही विषम आहे त्याचा नाश झाल्यानंतर शेवटी चांगले कार्य हाती येईल या विषम भावाचीच गरज नाहीशी झाली मग काळजी उरत नाही म्हणजे विषमता नष्ट झाली की सर्व काही व्यवस्थित होईल याविषयी तुमचा मूळचा जो अभ्यास होता तो नीट कास धरून बळकटपणे धरून ठेवा म्हणजे पश्चाताप झाल्यावर खोटे असलेले दोष नाहीशी होती तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही आपली बुद्धी सहाय्यकारी करून घेतल्यानंतर तो देव तुमच्याच जवळ आहे हा देव आपल्या नामस्मरणाचीच वाट पाहत असतो आता कोठे दावे म्हणू तुझे चरण देखील या भाग गेला शीन गेला अवगा झाला आनंदू प्रेमरसे रसे बैसले मिठी आवडी लाठी मुखाशी तुका म्हणी आम्हा जोगे विठ्ठल घोगे खरे मापू देवा तुझे चरण मी पाहिले आहेत आता माझे मन कोणत्या ठिकाणी धाव घेईल त्यामुळे माझ्या मनाचा सर्व थकवा सर्व शीन अगदी नाहीसा झाला म्हणूनच आज मी मोठ्या आनंदात आहे तुझ्या विषयीच्या प्रेम रसाची मिठी बसलेली असून त्याची मोठीच आवड माझ्या मुखास लागून राहिली आहे तुकाराम महाराज म्हणतात श्री विठ्ठल हे माप मोठे आणि खरे असून ते आमच्या जोगेच आहे विश्वे विश्वंभरू बोले वेदांतीचा सारू जगे जगदीशू शास्त्रे वदते सावकाशो व्यापिले हे नारायणे ऐशी गर्जते पुराणे जनी जनार्दनो संत बोलते वचनो सूर्याची आपरी तुका लोकी क्रीडा करी सर्व विश्वामध्ये हा भगवंत व्यापून राहिल्यामुळेच त्याला विश्वंभर असे म्हणतात हे सर्व वेदातील मुख्य तत्व आहे जगाचा स्वामी जगदीश आहे असे सर्व शास्त्रे एकमताने सांगतात सर्व विश्व हे नारायणाने व्यापले आहे अशी गर्जना सर्व पुराणे करीत आहेत तुकाराम महाराज म्हणतात ज्याप्रमाणे सूर्य सर्व जगात भ्रमण करून सर्वत्र प्रकाश देतो त्याप्रमाणेच हा माझा भगवंत श्रीहरी सर्व लोकांमध्ये क्रीडा करीत आहे मी या जगामध्ये लिलेने सहज क्रीडा करीत आहे निरोधती परी न मोडे विकारू बहुही दुस्तर विषयद्वारी राहते ती तुम्ही भरोनी अंतरी हो तो तदाकारी निर्विषयची कृपेची आसाक्षी असती जवळी वचने मोकळी सरत नाही तू का म्हणी ताळा मेळवणी पाशी विनंती पाया पाशी ह्याची करी तेव्हा मी सर्व इंद्रियांचे दमन करतो परंतु त्यांचा विकार काही दूर होत नाही कारण नाना विषयांची द्वारे फारच कठीण नाहीत तुम्ही जर माझ्या अंतकरणामध्ये वास्तव्य करून राहाल तर मी तुमच्याशी एकरूप होऊन निर्विषयी अशा अवस्थेला जाईल तुमच्या कृपेची साक्ष जवळ असताना त्याशिवाय मोकळी बोलणी उपयोगी पडत नाहीत तुकाराम महाराज म्हणतात मूळच्या स्वरूपाविषयी ताळमेळ घ्यावा अशी मी तुमच्या पायाशी विनंती करीत आहे अद्वयची द्वय झालेची कारणू धरिले नारायणे भक्ती सुख अपरोक्ष आकार झाला चतुर्भुजू एक तत्व बीजो भिन्न नाही शून्य निरसुनी राहिले निर्मळू ते दिशे केवळ विटेवरी सुखे घ्यावी नाम वदताही चाडू सरिता वापी आडू एक पाणी तू का म्हणी मीच आहे तेने सुखे भेद नाही मुखे नाम गातू जो देव मुळामध्ये अद्वैत आणि निराकार आहे तोच द्वैतावर सगुण रूपामध्ये आला आहे कारण या नारायणाने भक्ती सुखासाठी हे सगुण रूप धारण केले आहे हा देव डोळ्या देखत चतुर्भुजी होऊन आकाराला आला हा अनुभव सर्वांनाच आहे असे असले तरी सुद्धा एकत्वाच्या बीजामध्ये भिन्नता आलेली नाही म्हणजे तो सगुण असून सुद्धा निर्गुण आहे आणि अनेक असून सुद्धा एकच आहे सर्व शून्यत्वास निराश होऊन हे निर्मळ रूप विटेवर उभे राहिलेले दिसत आहे त्याचेच नाम मोठ्या सुखाने मुखाने घ्यावे एवढीच माझी इच्छा आहे नदी विहीर आड यांच्या आकाराने नावे जरी वेगवेगळी असली तरी सर्वांमधील पाणी हे एकच असते त्याप्रमाणे हा देव विभिन्न अशा नामरूपानी जरी भिन्न दिसत असला तरी तत्वतः तो एकच आहे तुकाराम महाराज म्हणतात याचे नाम मुखाने गात असताना एकत्वचा भेद होणार नाही यात सुखाने मी अगदी परिपूर्ण झालो आहे उदार चक्रवर्ती वैकुंठीचा भूपती हुंडलिकाची या विटेवरी राहिला सर्व सिद्धीचा दातारू सवे आणिला परिवारू भक्ता भयंकरू घ्या घ्या म्हणतसे जेने हे विश्वनिर्मिली महर्षी देवा संस्थापिली स्वर्गात स्वर्गाते धरिली सत्ता मात्रे आपुलिया तुका म्हणी कृपावंतू इच्छिले पूर्वी अर्थ वृद्धी सिद्धी मुक्ती देतो शेखी संग आपुला हा वैकुंठीचा राजा भगवान चक्रवर्ती फार मोठा उदार असून पुंडलिकाच्या प्रेमासाठी पंढरपुराच्या ठिकाणी विठेवर येऊन उभा राहिला आहे सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त करून देणाऱ्या या देवाने आपल्या बरोबर सर्व परिवारांना भक्त लोकांना अभय देणारा याचा हात असून तो उभारून दान घ्या दान घ्या असे तो म्हणत आहे त्याने हे सर्व जग निर्माण केले आहे देवांची आणि ऋषींची स्थापना केली आणि एकवीस स्वर्गांना आपल्या सत्तेने धारण केले तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारचा हा देव मोठा कृपावंत असून भक्तांच्या इच्छा पूर्ण करणार आहे ज्यांना रुद्धी सिद्धी मुक्ती हव्यात त्यांना त्या देत असतो आणि शेवटी इच्छुकांना आपला संघ सुद्धा देतो सकल संपन्नू संपन्न एक देवाचे लक्षणो वरकड कोठे काही एक आहे एक नाही षडगुणैश्वर्य एक भगवंते जाणू का म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला सकल गुण संपन्न असे हे लक्षण फक्त या एका देवाचेच आहे त्याच्याशिवाय इतर कुठे काही एक आहे एक नाही असे प्रकार असतात म्हणजे एका ठिकाणी एक असतं तर त्या ठिकाणी दुसरं नसतं असं सर्वत्र आढळतं पण फक्त भगवंतच एक परिपूर्ण आहे ऐश्वर ज्ञान श्री वैराग्य इत्यादी षडगुण संपन्न असा हा भगवंतच आहे असे तुम्ही समजून घ्या तुकाराम महाराज म्हणतात या विठ्ठलाला जे जे ऐश्वर्याचे विशेषण लावावे ते ते त्याला शोभून दिसते